रामकृष्ण गोविंद आपण श्रीमद भागवत महापुराण प्रवचन मालिका व्हॉट्सअपद्वारे चालू केलेली आहे त्या सुरुवाती सुरुवातीच्या प्रवचनामध्ये एक विषय आला होता भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे तिथं असं म्हटलेलं आहे त्याच्यावर आपण विस्तृत चर्चा केलेली आहे जीवस्य तत्व जिज्ञासा चतुश्लोकी भागवतात सुद्धा म्हटलेलं आहे तत्व अन्वयानं आणि व्यतिरेकानं तत्व जिज्ञासा करा तत्व काय आहे सत्यम परम धीमही काय आहे त्या सत्याला शरण जायचं त्या सत्याशी एकरूप व्हायचं म्हणजे नक्की या जीवनाची दिशा कशी मार्गक्रमण कसं हवं ते आपल्याला भागवत प्रवचनाद्वारे संपूर्ण भागवत प्रवचनाद्वारे साधायचं आहे विषय सिरियस आहे करायचंच आहे आपल्याला ज्यांना अंतिम ध्येय हे गाठायची इच्छा नसेल त्यांनी भागवत महापुराण या व्हॉट्सअपवरून बाहेर पडावं ज्या मार्गाला जायचं नाही ज्या गावाला जायचं नाही त्या गावाला जाण्याच्या मार्गावरून प्रवास करून गर्दी कशाला वाढवा एक भाग परंतु मी दुसरा असंही म्हटलं तर मी हा प्रवास करत आहे आणि माझ्या बरोबर जर कुणी येणार असतील तर आपण सर्व मिळून एकत्र प्रवास करू जस नर्मदा परिक्रमेला कठीण आहे अत्यंत बरोबर सहप्रवासी घेऊन तू कसा आहेस मी कसा आहेस आपला मार्ग बरोबर आहे ना तुम्हाला त्रास होतो का मला त्रास होतो का एकमेकाची चौकशी करत आपण पुढे जातो तस या जीवस्य तत्वजिज्ञासा प्रवासामध्ये आपण बरोबर आहात माझ्या चिंतनाची दिशा आणि तुमच्या चिंतनाची दिशा एक आहे का हे बघण्यासाठी एकतर्फी संवाद न साधता दुतर्फी व्हावा या दृष्टीने मी तुमच्यापुढे प्रश्न ठेवतो तो प्रश्न मी विचारून अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतो माझी परीक्षा घ्यावं हा उद्देश नाही कुणाची परीक्षा घ्यावी हा उद्देश नाही मी जो प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर माझ्या दृष्टीने मला माहीत आहे परंतु तेच उत्तर आहे का नाही त्याला अनेक छटा आहेत माझी एकच छटा मी मनात धरून ठेवण्यापेक्षा सर्वांच्या बरोबर विचार करून त्यांची मतं जाणून घ्यावीत आणि एक आपला दृष्टिकोन ब्रॉड बनवावा या दृष्टिकोनातून तुमच्या पुढं चिंतनासाठी एक विषय ठेवतो बघा तुम्हाला काय वाटत ते यम नियम यावर आपण चर्चा केली त्यातला एक नियम आहे ईश्वर प्रणिधानता ईश्वर प्रणिधानता म्हणजे सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे ओके गीतेमध्ये भागवतामध्ये दासबोधामध्ये अन्यत्र सर्व ठिकाणी अनेक वेळेला सांगितलेलं आहे तू सर्व कर्मे मला अर्पण कर ओके वाक्य अगदी स्पष्ट आणि शुद्ध आहे या संदर्भात अत्यंत चपखल श्लोक गीतेतला कुठला म्हणालात तर यद करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददासियत यत तपस्याची कौंतय तत्कुरुष्व मदर्पण नवव्या अध्यायातला सत्तावीसावा श्लोक त्याचा अर्थ असा आहे तू जे कर्म करतोस जे खातोस जे हवन करतोस जे दान देतोस आणि जे तप करतोस ते मला अर्पण कर भगवंत स्पष्टपणानं आज्ञा देतात हाच अर्थाचा श्लोक भागवतामध्ये आहे भागवताचा अकरावा स्कंध दुसरा अध्याय आणि श्लोक छत्तीसावा श्लोक तुम्हाला पाठ आहे मलाही पाठ आहे काय वाचा मनसैंद्रिय बुद्ध्यात्मना वा नुसृत स्वभावात करोति यद यत् सकलम परस्मे समर्प समर्पयेत तत् इथं नारायणायेती समर्पयेत तत् म्हटलेला आहे याचा अर्थ समर्पण करावे मी म्हणताना या मी म्हणतो समर्पण करतो व्याकरण दृष्ट्या त्याच्यामध्ये सुधारणा करतो आता या श्लोकाचा अर्थ काय आहे मनुष्य शरीराने वाणीने मनाने इंद्रियाने बुद्धीने अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील ती ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरुष नारायणालाच समर्पण करावीत आणि मी म्हणतो श्लोक म्हणताना मी समर्पण करतो कायन वाचन मनानं बुद्धीनं स्वभावानं स्वभाव सुद्धा या जन्मातला नव्हे मागच्या जन्मातला अनेक जन्मातल्या मुळ झालेल्या स्वभावानं जे जे करतो <clears throat> ते ते मी तुला समर्पण करतो आता तिसरा भाग गीतेमध्ये असा श्लोक एक आहे नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत मी कर्म केल्याशिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही सतत सतत मी कर्म करत असतो बस तीन श्लोक तुमच्यापुढे ठेवले आता माझ्या मनातील प्रश्न किंवा चिंतनाचा विषय भगवंतांना कर्म समर्पण करायचं म्हणजे नक्की काय करायचं इथं नीट लक्ष द्या कर्म समर्पण कर असं म्हटलेलं आहे कर्म फळ समर्पण कर असं म्हटलेलं नाही आता माझा स्पष्ट प्रश्न नाही कश्चित क्षणमपी जातू तिष्ठत्य कर्मकृत मी एक क्षणभर सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही सतत कर्म करतो मी झोपेतून उठलो माझी कर्म करण्याची सुरुवात झाली माझं पहिलं कर्म दिवसातलं म्हणजे ब्रश करणे मी ब्रश करण्याचं कर्म करतो मला ते कर्म भगवंतांना समर्पण करायचं आहे म्हणजे मी काय करायचं यत करोशी यदशनाशी तू जे खातोस यदशनाशी अशनाशी म्हणजे जे खातोस ते मला समर्पण कर मी जेवण जेवलो मी ते जेवलेलं कर्म भगवंतांना समर्पण करायचं म्हणजे नक्की काय करायचो कायेन वाचेन मनानं मनानं कर्म केलं मला एखाद्याबद्दल मनात खूप राग आहे मी एखाद्या व्यक्तीचा द्वेष केला आला मनात माझ्या विचार माझ्या मनात विचार आला आणि मी द्वेष केला आणि मनानं नाव ठेवली निंदा केली मनाने नंतर माझ्या लक्षात आलं की माझं हे चुकलं पण मला हे कर्म भगवंतांना समर्पण करायचं आहे काय करायचं मला पडलेला प्रश्न याचं उत्तर मला माहीत आहे मला माहीत आहे आणि मला जे माहीत आहे तेच याचं उत्तर आहे असा अर्थ नव्हे याला उत्तरं अनेक असतील पण मला तुमचा दृष्टिकोन हवा आहे कारण मला असं वाटतं पन्नास प्रवचन झाली एकतर्फी मी प्रवचन देतोय त्याचा प्रतिसाद काही नाहीच सिनेमाच्या थिएटरमध्ये सुद्धा तो प्रोजेक्ट रूम मधला माणूस तिकीट कलेक्टरकडे जातो तिकीट इश्यू करणाऱ्या माणसाकडं आणि आज किती लोक आलेत सिनेमाला तो तिकीट काढणारा म्हणतो आज कुणीच तिकीट घेतलेलं नाही मग तो मालकाला विचारतो प्रोजेक्ट रूम मधला थिएटर मधला शो चालू ठेवायचा का नाही ठेवायचा कारण प्रेक्षकच नाहीत तस नर्मदा परिक्रमेला मी गेलो आहे माझ्याबरोबर आपण आहात परंतु माझा चालण्याचा वेग कमी पडला आपण पुढे गेलात आपण माग राहिलात मी एकटा पडलो तर माझ्या प्रवासाची दिशा वेगळी असेल पद्धत वेगळी असेल चालण्याचा स्पीड माझा वेग वेगळा असेल माझा दृष्टिकोन शॉर्टकटने अवघड असला तरी जाण्याचा असेल मला विचार करायला नको का तस मला आपलं वाटलं पहिला स्कंद पूर्ण होत आलेला आहे आणि या दृष्टीनं सर्वांच्या चिंतनासाठी हा विषय ठेवावा मला पडलेली शंका मी ज्यावेळेला गीताभ्यास करायला सुरुवात केली केला अभ्यास त्यावेळेला नाही कशीच क्षणमपी म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यापुढे आलं की मला महिनाभर काम करून जो पगार मिळाला तो चेक मी दत्ताच्या देवळात जायचं आणि दानपेटीत टाकायचा याला समर्पण म्हणतात का भगवंतांना हे अपेक्षित आहे का भगवंतांना मी निंदा केलेलं कर्म हे घाणेरड कर्म घेऊन काय करायचंय मी समर्पण केलं काय करायचंय मी मांसाहार केला ते कर्म भगवंतांना समर्पण करायचं काय उपयोग आहे असलं घाणेरड खाणं खाल्लेलं समर्पण करून भगवंत म्हणतात तुझं कर्म घेऊन मी काय करू मग समर्पण करायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि मी तुम्हाला अगदी गहीवरून सांगतो मला त्याचा धसका बसलेला आहे अशा कर्माच्या फळाचं संचित माझ्या पाठीमागे अदृष्ट स्वरूपात अदृश्य स्वरूपात डोंगर आहेत प्रचंड मोठे डोंगर आहेत आणि या सगळ्याची फळं मला भोगायची आहेत एका जन्मात नव्हे आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवूया आपण माझ्या या जन्मानंतरचा जन्म मला मनुष्य जन्म मिळणार नाही एकशे एक टक्के मला संचित संपवण्यासाठी योग्य ते संचित संपवण्यासाठी योग्य ती योनी अशा त्र्याऐंशी लक्ष योनीमध्ये मला माझं संचित संपवत संपवत जेवढं मनुष्य योनीसाठी भोगण्यास योग्य राहील तेवढं भोगण्यासाठी शेवटचा जन्म मनुष्य जन्म मिळेल त्या जन्मात मी केवळ माझं संचित संपवणं आणि भगवंतांच्याशी एकरूप होणं हेच काम परंतु मी ते सोडून जे माझं थोडस संचित शिल्लक आहे ते संपवणं तर राहिलं बाजूला प्रचंड डोंगर निर्माण करतो तुम्ही किंवा मी आपण ते डोंगर जर दिसले तर बेशुद्ध पडू इतके प्रचंड डोंगर आहेत आणि त्याचं फळ मला भोगायला लागणार आहे ते जर टाळायचं असेल तर मला प्रत्येक कर्म समर्पण भावनेने केलं पाहिजे पण मी निंदा केलेलं कर्म समर्पण करायचं म्हणजे नक्की काय करायचं माझ्याशी संपर्क साधा आणि मला एनलायटन करा माझ्या बुद्धीमध्ये याबद्दल अधिक माहिती द्या ही विनंती रामकृष्ण गोविंद